श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुण भलत्यामिसे घडो शिवस्मरण न कळता लोह जान संघटता सुवर्ण की न कळता प्राशिले अमृत परी अमर यथार्थ औषधी नेणता भक्षित परिरोग सत्य की शुष्क पर्वत अद्भुत नेणता बालक अकस्मात टाकित परिभस्म यथार्थ करी की तैसे न कळता घडे शिवस्मरण परिसकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करोण शिवस्मरण घडो का हे का हा का फोडिती शिव शिव नामे ओरडती अरे काहे उगे न राहती हर हर गरजती वेळोवेळा शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कबाळ शिव शिव म्हणता वेळोवेळ काय येते ह्यांच्या हाता ऐसी हेळना करी क्षणी पै उमा नाम ये वदनी पुत्रकन्यानामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिव ध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बोहरी पापा ते दिवशी बिल्वदळे घेऊन यथा सांग घडले शिवार्चन तरी सहस्र जन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिल्वदळे शिवा शिवाहत त्या वडा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती प्रातकाळी घेता शिवदर्शन यामिणीचे पाप जळोन पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यान्नी दर्शन घेता नुरती सायंकाळी शिव पाहतास प्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषहि वर्णू शकेना कपिलाषष्टी अर्धोदयसङ्क्रमण महोदय गजच्छाया ग्रहण इतुकेही पर्वकाळ ओ वाळून शिवरात्री वरुण टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाही वसिष्ठ विश्वामित्रादी मुनीश्वर सुरगन गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करिताती यदर्थी कथा बहुत शौनगादिका सांगे सूत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करुणिया तरी मासा माजी माघमास ज्याचा व्यास महिमावर्णी विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्र जाणिजे विंध्याद्रिवासी एक व्याध मृगपक्षीघातक परमनिषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्यवान घेऊणी करी पारधीस चालिला दुराचारी पाशवागुरा कक्षेसी धरी कवचलेत हरितवर्ण करी गोधांगुली त्राण आनिकही हाती शस्त्रसामुग्री घेऊण काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दीन यात्रा आली चहूकडून शिवमंदिर शृंगारुण शोभा आणिली कैलासींची गटवर्ण देवालये झळके शोभायमान गगनचुंबित ध्वज पूर्ण रत्नजडित कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलिंग भक्तपूजा करीती सांग अभिषेकधारा अभंग विप्रधरिती रुद्रघोषे एक टाळ मृदुंग घेऊन सप्रेम शिव कीर्तन श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमदुमिल्या विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारब शशिमुखा गर्जती भेरी त्यांचा नादन माये अंबरी ऐवं वाद्ये नानापरी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मुहूर्त उभा ठाकला हांसत बोलिला विनोदे ते मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन आत दगड बाहेर पाषाण देवपन येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थ काकृती उपोषण ऐसिया चेष्टा करीत तेथून कानना प्रतिजातसे लोकनामे गरजती वारंवार आपणही विनोदे मने शिव हर हर सहज सव्य घालुनी शिव मंदिर घोर कांतार प्रवेशला वाचे लागला तोची वेध विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष आघाध झडत सर्व चालिले घोरांदर सेवतावन नाढळतीच जीव लघुदारुण तो वरुण दिग्वधूचे सदन मणी प्रवेशला निशा प्रवरतली सबळ की ब्रह्मांडा करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडपकाय उभारिला जेवी कामिणी देवी न शोभे कदा यामिणी जरी मंडित दिसे उड्डगनी परीपतीही न रजनी ते जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी अस्ता जाता सहस्त्र किरण उड्डगणे मागे झळकती असो वैसी निषादाटली सुबद्ध अवघा वेळ उपवासी निषाध तो एक सरोवर अगाध दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती जवाघ्य सदनी देवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी वृक्ष गगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्म भूमीस पावती जनन तेवी गगनी गगनीहून भूमीस लागल्या येऊन माझी रवी शशिकिरण न दिसे त्यात तम दाटले दारुण माझी बैसला व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढो लक्षी। दृष्टी बिल्वदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते कुडोनी टाकित तो तेथे पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिल्वदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधास उपवास जागरण घडत सायासन करिता अनायासे वाचेसी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळो वेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली या रजनी तो जलपाना लागी एक हरिणी आली तेथे ते गर्भिणी परमसुकुमार तेजस्वी व्याधतीये लक्षिला दूरुण कृतांतवत दारुण आकर्ण ओढिला बाण देखोनिया हरिणी बोलतसे म्हणे महापुरुषा अन्याया वीण कामजवरीला विला बाण मी तब हरिणी आहे गर्भिण वधतुवान करावा उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान वदिता दोष तुझ दारुण एक रथभरी जीव वदिता सान तरी एक बस्त वधियेला शतबस्त वधिता एक वृषभ हत्येचे पातक शतवृषभ ते गोहत्य देख घडली शास्त्र वदतसे शतगोहत्यांचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शतब्रह्महत्यांचे पातक जाण एक स्त्री वधिलिया शतस्त्रियाहुनी अधिक एक गुरुहत्येचे पातक त्याहुनी शतगुणी देख एक गर्भिणी वधिलिया तरी अन्याय नसता ये अवसरी मजमारिसी का व्याधमने व्याध म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मीही आजी निराहार अन्न नाहीच अणु मात्र परिमृगी होऊनी सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा ऐशा सांगसी गोष्टी तुझ खुनिया दृष्टी दया हृदयी उपजतसे पूर्वी तू होतीस कोण तुझ ये भडे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री रूपलावण्य सर्व भरतमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दश रत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्नी करूनिया त्या माझी मी रंभा चतुर मज देखोनी भुलती सुरवर नाना तपे आचरोणी अपार तपस्वी पावती ते म्यानयन कटाक्ष जाळे पसरूण बांधिले निर्जरांचे मनमीन माझिया अंग सुवासा मुनी मुनिभ्रमर धावती माझे गायन ऐकावयास सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न मानी कोणासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या सोडोनिया सुधा पान करू लागले हिरण्य नामा दैत्य दारुण सुरसोडो निरतले त्यासी ऐसा लोटला काळ पार मृग येसी गेला तो असूर त्या दुष्टा संगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृग लावून, इतक्यात घ्यावे शिवदर्शन मनोनी गेले कैलासा मज देखता हिमन गजमात परमक्षोभो निशाप देत तू परम पापिणी यथार्थ मृगी होई मृत्युलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझ सवे हरिणी हिरण्य असुर माझिये भजनी असावध सर्वदा तोही मृग होगुनी सत्य तुम्हासीच होईल रत ऐक व्याधा सावचित्त मगम्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्षमघदलना सर्वसाक्षा उशापदेयं माते भोळा चक्रवर्ती दयाळ उशापवदला पयफेन धवल द्वादश वर्षे भरता तत्काळ पावाल माझिया पदाते मग आम्ही मृगयोणी जन्मलो ये कर्म अवणी तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे घेई प्राण सत्य वचन हे माझे ऐसे मृगी बोलिली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मजन वाटे नाना परी असत्य बोलोन करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता पापे उच्चारुण शपथ वदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिणी वदन वाहत आण ऐकाते ब्राह्मण कुळी उपजोन जोन करी वेद वेदशास्त्राध्ययन वर्जित संध्याहीण माझे शिरी पातक ते एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतघ्न परपीडक नावडे भजन एकदानासी करीती विघ्न गुरुनिंदाश्रवन एक करीती रमावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा दानधिदले जे ब्रह्मवृंदा हिरोणी घेती माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निर्मिती भ्रष्ट मार्ग आचरती स्वधर्म आपुला सांडुनिया देवालया माझी हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घेऊनी ते कोडी होती पापिये जे देवळात करीती स्त्री संभोग की स्त्री भ्रतारांसी करीती वियोग ते नपुंसक होऊनी अभाग्य उपजती ह्या जन्मी वर्म कर्मे निंदा करीत तो जगपुरीष भक्षक काग होत शिष्यांशी विद्या असुनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्त ते गंडमाळा होती परक्षेत्रींच्या गायी वळुनी आणिती ते अल्पायुष्यी होती ह्या जन्मी तो राजा करी प्रजा तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण वृथा करी साधू छळन निर्वंश पूर्ण होय त्याचा स्त्रिया व्रतनेम करीत भ्रतारासी धन धनधान्य असो निवंचित त्या वाघुळा होती ह्या जन्मी पुरुष कुरूप म्हणोनिया त्या त्या ह्या जन्मी बाल विधवा होती हि जार कर्म करीती मग त्या होती वारांगणा ज्या भ्रतारासी निर्भरचिती त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या सेवकापासून सेवा घेऊन त्यांचे न दे जो वेतन तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडतसे स्त्री पुरुष गुज बोलता जो ऐके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया ते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती यती उपवासे पीडिती त्यांते दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वला गृही वावरे जे पापीणी पूर्वज रुधिरी पडती पतनी त्या गृही देव पितृगण न जे देवाच्या दीपाचे तेल नेती ते ह्या जन्मी निपुत्रिक होती ज्या अन्न चोरो निभक्षिती त्या मार्जारी होती ह्या जन्मी ब्राह्मणास कदान्न घालून आपण भक्षिती षड्रस पक्वान्न त्यांचे गर्भ पडती गळोन आपुलिया कर्म वशे जो माता पित्यांसी शिणवीत तो ये जन्मी मर्कट होत सासू श्वशुरा स्नुषा गांजीत तरी बाळक न वाचे तियेचे मृगी म्हणे व्याधा लागून जरी मिन ये परतोन तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा बैसोत हे मिथ्या गोष्ट हो यसाचार तरी घडो शिव पूजेचा अपहार ऐसी शपथ ऐकता निरधार व्याध शंकला मानसी म्हणे व्रते जाई आता सत्वर येई निशा सरता हरिणी म्हणे शिवपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदकपान करुणी वेगी निजाश्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याद दक्षिण भागी टाकी बिल्वदळे खडखुडूनिया दोन प्रहर झाली यामिणी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्ध पाप जळाले मुळी हुनी जन्मीचे ते धवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिव स्मरण मृगी मुखे ऐकिले निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली तेथे तृषा क्रांत व्याधे बाण ओढिता त्वरित करुणा भाकी हरिणी ते म्हणे व्याधा ऐक ये समही, मज कामानळे पीडिले पाही पतीस भोग देवुनी लबलाही परतो ते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात म्हणे शपथ बोलुनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रार्थ ठावुका वापी तडाग सरोवर झोपतीत मोडी देवागार गुरुनिंदग मद्यपानी दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिय आपण मनवीत समारंगणी मागे पळत वृत्ती हरी सीमा लोटीत ग्रंथ निंदीत महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांची द्वेष धरी हरिहर चरित्रे अव्हेरी माझे शिरीती पापे धनधान्य असोनी पाही पतिलागी शिणवी म्हणे नाही पती सांडोनी निजे परगृही ती पापे माझिया माता स्नुषा सन्मार्गे वर्तता त्यांसी व्यर्थची गांजिती न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळेची बंधू बंधू जे वैर करीती ते ह्या जन्मी मत्स्य होती गुरुंजे उणे जे पाहती त्यांची संपत्ती दग्ध होय जे मार्गस्ताची वस्त्रे हरिती ते अतिशुद्र प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी मनोनिया अनाचार करीती ते गुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न करी ती ये जन्मी होय मगरी जो कन्या विक्रय करी हिंसक योनी निपजेतो स्त्री भ्रताराची सेवा करीत तीस जो व्यर्थची गांजित त्याचा गृहभंग होत जन्मा जन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी विक्रय घेता देता मध्यपी होय जो ब्रह्मवृंदा अपमानिता आहे तो होय राक्षस ऐके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो कृतघ्न जंत झाला पूर्व कर्मे जाणीजे विप्रश्राद्धी जेवूनी स्त्री भोग करीते दीनी तो श्वान सुकर योणी उपजेल निसंशये व्यवहारी दहांत बैसोन खोटी साक्ष देई गर्जोन पूर्वजनरकी पावती पतन असत्य साक्ष देतांची दोघी स्त्रिया करुण एकीचेच राखी जो मन तो गोचीड होय जान सारमेय शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मळमूत्र निरोध देख करिता साधु निंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरिये जन्मी होय क्षीण पृथ्वीपतीची निंदा करिता जाण उदरी मंदाग्नी होय पै ग्रहण समयी करी भोजन त्यासी पित्त रोग होय दारुण परबाळे विकी परदेशी नेवून तरी सर्वांगी कुष्ट भरे जी स्त्री करी गर्भपातन ती उपजे वंध्या होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधा वीण स्त्री गांजीत आहे त्याचे ये जन्मी एक अंग जाये ब्राह्मणाचे अन्न हरिती ये, त्यांचा वंशन वाढे कधी गुरु संत माता पीता, त्यांची जो होय निर्भरत सीता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणासी दंड मारी त्यासी व्याधी तिडका लागती शरीरी जो संतांसी वाद विवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारींचे तरुवर वृक्ष साचार, तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षान मिळे हिंडता जो सूतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणची परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यु पावे पीता जलवृक्ष छाया मोडीता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते ब्राह्मणासी आशा लाभून चाळगीने तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र द्वेष करीत आणि दरिद्र्याचे लग्न मोडीत तरी स्त्रीस सलराहे पोटांत वंध्या निश्चित संसारी झेणे ब्राह्मण बांधिले निग्रहूण त्यासी सांडसे ताडी सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावन बधिर होय जन्मोजन्मी जो पीडी माता पितयांस, त्याचा सर्वदा होई कार्य नाश एकास भजे निंदी सर्व देवांस। तरी एकची पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशानारी नारी वृषभ वधिता निर्धारी शतमूर्घ पुत्र होय त्यासी उदकतृणे विन पशु मारीत तरी मुक्याच प्रजा होती समस्त जो पती व्रतेस भोगू इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे जो बारधी बहुजीव संहारी तो फेफरा होय संसारी गुरुचा त्याग जो जांडाळ करी तो उपजतांची मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुते रवी समोर त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र जे मृतबाळासाठी रुदती निरधार त्यांस हासता निपुत्रिक होय हरिणी म्हणे व्याधा लागूण मी सत्वर येते पतीस भोग देऊण नये तरीही पापे संपूर्ण माझ्या माथा व्याध मनात शंकोन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर येई गृहास जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करुणी वेगी आश्रमा गेली ते कुरंगी तो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढिला बाण तो मृग बोले दीन वदन मने माझ्या स्त्रिया पतीव्रता सगुन त्यांसी पुसो न येतो शपथ ऐके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडिता निर्वंश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्मकर्म वेदोक्त शूद्र निजांग आचरत तो अधम नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेसी विघ्ने करी वाट पाडी द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्पपर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कूटकविता करी क्षुद्र लक्षूण हरिती ब्राह्मणांचा मान तरी तयांचे न वाढे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपाद क्षीण होती त्याचे निर्धारे एक शिवहरी प्रतिमा फोडिती एक भगवद भक्ता विघ्ने करीती एक शिव महिमा उच्छेदिती नरकी होती कीटक ते मातृद्रोही त्यासी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विवरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेत गणी विचरेतो विप्र आहार बहुत जेविती त्यांस जो हांसे दुर्मती त्याचे मुखी अरोचक रोग निश्चिती न सोडिती जन्मवरी एक गो विक्रय करीती एक कन्या विक्रय अर्जिती ते नरमार्जार मस्त होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टिन्याहाळी व्रतेसी प्रमेह रोग प्रमेह रोग होय त्यासी की खडा गुह्यात दाटत प्रासाद भंग लिंग भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अव्वेरी पांडुरोग होय तेथे एक मित्रद्रोह विश्वासघात करीती हत्या गुरुसी संकटी पाडिती ब्रह्मवद गोवध न वारिती अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैस बाहेरी उत्तमान्न जेवी गृह्यांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंच यज्ञ नगरीती एक ब्राह्मणांची सदने जाळिती एक दीनासी मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरु छळन एक म्हणती पाहो ह्याचे लक्षण नाना दोष आरोपिती अज्ञान त्यांचे संतान न वाढे जो सदा पितृद्वेष करी जो ब्रह्मवृंदांसी अव्हेरी शिवकीर्तन ऐकता त्रासे अंतरी तरी पितृवीर्य नव्हेतो शिवकीर्तनी नभे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार न सत्याच गोष्टी जल्पे अपार तो दुर्धर होय निर्धारे शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अतिवादक छळक जान ते पिशाच योनी पावती हे वीट येत ब्राह्मण पूजावया कंटाळत तीर्थप्रसाद अव्हेरीत त्याच्या आखुडती अंगशिरा म्हणे ऐसी पापे अपार मम मस्तकी होईल परम भार मग पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्ताना मृगवर्या व्याध शिवनामे गरजे ते क्षणी कंठ सदगतीत अश्रू नयनी मागुती बिल्वदळे खुडोनी शिबाबरी टाकी तसे चौप्रहरांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिव शिवजागरी सप्तजन्मीची पापे निरधारी मूळाहू निभस्म झाली तो पूर्व मुख प्रक्षाळीत सुपर्णाग्रज उदय पावत शोभा दिसत तेची कुमकुम प्राचीचे तो तिसरी मृगियाली व्याध देखिला वृतांतवत म्हणे मारू नको मज यथार्थ बाळासी स्तन देऊन येते मी व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे हि काय बोलेल शास्त्रार्थ तो ऐका वया म्हणत शपथ करुणी जाय तू ह्यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक जो तृणदाहक ग्राम दाहक गो ब्राह्मणांचे कोंडी उदक क्षयरोगी त्यासी न सोडी ब्राह्मणांची सदने हरिती देख त्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक मातृपुत्रा विघडती यैक स्त्री पुरुषा विघड पाडिती देव ब्राह्मण देखोन खालती न करीती कदा मान निंदिती बोलती कठोर वचन यमकर चरण छेदितयांचे परवस्तू चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्माने दुःख त्यास नेत्र रोग तिडका न सोडिती पुस्तक चोरते मुके होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्विते महिष होती पारधी निश्चित श्वेन पक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणित जो माता पितयांची ताडित लुला होत ह्या लागी जो अत्यंत कृपण धननबेची अणुप्रमाण तो महाभुजंग होऊन दुसदुसीत बैसे तेथे भिक्षेसी यतीश्वर आला तो जेणे रिता शिवत्यावरी जाण कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवुनी घातला बाहेरी त्याहुनी दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्मा धर्माधर्माई कोण पारदी सदगद बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करुण बाळासी स्तन देऊन येई ऐसे ऐकोणी मृगिल वलाह्या गेली जलप्राशन करुणीया बाळे स्तनी लावूनिया तृप्त केले तियेने वडील झाली प्रसुत दुसरी पतीची कामना पुरवीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृगे पाडसा सहित सर्वही व्याधापासी आली लवलाही, मृग म्हणे ते समयी आधी मजवधी पारधिया मृगी म्हणे हा नव्हे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती त्रिशुद्धी अम्हासी वधी पारधिया त्यांची वचने ऐकता ते क्षणी व्याध सदगद झाला अश्रुधारा लोटल्या नयनी लागे चरणी तयांच्या म्हणे धन्य जीने माझे झाले तुमचेनी मुखे निरूपण ऐकिले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरु देव तुम्हीच आता माझे सर्व कैसा सर्व पुत्रकलत्र सर्वलटके बोले प्रेमे करुण आता शिवपद शिवपदभावेन तो वा अकस्मात आले विमान शिवगन बैसले त्यावदी। पञ्चवदन दश भुज ह्यग्रम्भदनेऽसले महाराज अद्भुततयाञ्चे तेज दिकचक्रामाजेन समाये दिव्यवाद्ये वाजविती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्यसुमनांचे संभार सुरगन स्वये वर्षती मृगे पावली दिव्य शरीर व्याधकरी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परीसी झगटता लोह होय सुवर्ण तैसा व्याध झाला दशभुज पंजवदन शिवगणी बहुत प्रार्थून दिव्य विमाणी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमाणी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करिती सुरगण सर्वही व्याधनेला शिवपदा प्रती तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगनी झळकती जनपाहती सर्व डोळा सत्यवती हृदय रत्न खाणी रसभरीत बोलिला पुराणी ते सज्जन ऐको दिनरजनी ब्रह्मानन्दे करूनिया धन्यते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे हे पठन करीती साव चित्त धन्य पुण्यवंत नरतेची सज्जन श्रोते निरजर सत्य प्राशन करोत शिवलीलामृत निंदक असूर कुतर्की बहुत त्यांज प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पदकल्हार सुगंध तेथे श्रीधर अभंग षटपद रुंजी घालित शिवनामे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड द्वितीयाध्याय गोडहा श्रीरस्तु श्रीसाम्ब